माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय हरी ओम सच्चिदा रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने लोकाभिरामं रनरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये समचरनसरोजं सान्द्रनीलाबुधावम् जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रम् सदयदवलहासम् विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितम् कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नारायणं नमस्कृत्य चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासम् ततो जयमुदीरये नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द पूर्ण निशमानन्दिवल्लभम् गोपालकृष्ण भगवान् माौली ज्ञानेश्वर महाराज के जगद्गुरु तुकाराम सद्गुरुजोग महाराज की जय भागवत भगवान की जय कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि बोला सर्वांनी राम कृष्ण हरि जय जय नारायण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय ताडी वाजवा सर्वांनी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदूष् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक जगद्वंदे जगद्गुरू श्री तुकोबाराय आहे आदी करून सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम आपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे परमहंस परिवराजकाचार्य थोर संत ऋषिकेश निवासी मस्तारामजी महाराज बाबा यांच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज सर्व गुरुजन तसेच गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर साक्षात संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये भगवत पूज्यपात परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकाचार्यजी महाराज यांनी परीक्षिती राजाला निमित्त करून भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतर तीस वर्षांनी जी भागवत कथा सांगितली त्याच तिथीचा पुण्य पावन असा पर्वकाळ भाद्रपद शुद्ध नवमी या पुण्यतिथीवर सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आमच्या हरिभक्तिपरायण आक्का यांच्या तळमळीने परिश्रमातून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आक्कांनी भागवत करण्याची इच्छा प्रगट केली गुरुरे डॉक्टर महाराजांच्याकडे तेव्हा महाराज मला म्हणाले की इतर ठिकाणी आपली बरीच भागवतं झालेली आहेत परंतु आळंदीमध्ये एक अनुष्ठान म्हणून आपल्याला भागवत करायचं आहे आणि म्हणून भाद्रपद शुद्ध नवमीची तारीख महाराजांनीच ठरवली माझ्या जीवनातलं तिसरं चौथं सुद्धा महाराजांनी त्यांच्या गावी कर्जुले या ठिकाणी ठेवलं तुम्हाला जर त्या भागवताची कथा सांगितली तर कदाचित आश्चर्य वाटेल इथून आम्ही सर्व साधक मंडळी एका टेम्पोमध्ये सर्व शिदा सामुग्री आचारी सगळ्यांना घेऊन महाराजांच्या गावी गेलो महाराज म्हटले गावातल्या लोकांना आपल्याला काही मागायचं नाही गावातल्या लोकांच्यावर आपला काही भार ठेवायचा नाही मग राहायचं कुठे आपण शाळेमध्ये राहायचं तिथे आपला आपण स्वयंपाक बनवायचा आणि गावातल्या लोकांना भागवत सांगायचं त्याप्रमाणे आम्ही गेलो साधू संतांची कृपा कशी होत असते याच्याकरता मी सांगतोय आम्ही गेल्यानंतर गावाच्या बाहेर एका शाळेमध्ये सर्व साधक मंडळी राहिलो सकाळी उठायचं आणि हापस्यावर स्नानाला जायचं महाराजांनी पाणी हापसायचं विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि आम्ही खाली बसून आंघोळ करायची साधक चांगले चांगले तयार झाले पाहिजेत महाराजांनी आम्हाला आंघोळ घालायची तुम्हाला चांगलं भागवत करता आलं पाहिजे जशी महाराजांची या ठिकाणी शुभेच्छा सत्प्रेरणा आहे त्याप्रमाणे आमचे गुरुवर्य मारुती बाबा नेहमी आम्हाला धीर देत असतात त्याचबरोबर भागवताकरता सुद्धा प्रेरणा देत असतात मोठ्या मोठ्यांच्या कथा मोठ्या मोठ्यांच्या गोष्टी सतत सांगत सांगून सांगून अंतकरणामध्ये विवेक वैराग्य जागृत करत असतात कधी जरी गुरुऱ्यांच्या जवळ जाऊन बसलं जोग महाराज असे होते अशी मामासाहेब असे होते आपण भागवताचा विषय काढला भागवत म्हणजे कमलावरचा पराग आहे गोपाल शास्त्री गोरे परमपूज्य त्यांचं उदाहरण द्यायचे देतात नेहमीच प्रेरणा देतात त्यांचे आशीर्वाद त्यांची कारुण्यमय दृष्टी नेहमी आमच्यावर आहे पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय म्हणून अशा महापुरुषांच्या सदिच्छा सत्प्रेरणा बाबांच्या बरोबरच आमच्या संस्थेचे चिटणीस हरिभक्तीपरायण चंदिले नाना की मोठे मा बाबांच्याच पावलावर पाऊल ठेवून संस्थेची सेवा निष्काम वृत्तीने उदार वृत्तीने या ठिकाणी जे करत आहेत त्यांच्यामध्ये आम्ही बाबांना पाहतो असे नानाही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा सतत तळमळ सतत सहकार्य अभ्यासाकरता सर्वच गोष्टी करता असतं बाबांच्या बरोबरच या ठिकाणी गुरुवरी शास्त्री महाराज आलेले आहेत वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध साधना म्हणजे काय एक साधकाचं जीवन कसं असलं पाहिजे याचा एक आदर्श आपल्या संपूर्ण साधक विश्वाच्या डोळ्यासमोर आहे असे आमचे गुरुवरी शास्त्री महाराज आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलण्याचा माझा बिलकुल अधिकार नाही पण गुरुवरी मारुती बाबा बाबांच्या जवळ बसल्यानंतर शास्त्री महाराजांचं वर्णन करतात ते सांगत असतात मी अनेक साधक पाहिले तपस्वी लोक पाहिले पण एवढी निष्ठा आणि एवढी साधना अजूनही माझ्या जीवनामध्ये पाहिली नाही उन्हाळा असो पावसाळा असो साडेतीनला आंघोळ म्हणजे साडेतीनलाच आंघोळ प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणाच गुरुरे बाबा म्हणत असतात की असे महापुरुष आपल्या संस्थेला लाभले हे खरोखर आपल्या संस्थेचं फार मोठं भाग्य आहे जोग महाराजांची ही संपूर्ण पुण्याई आहे आणि म्हणून ऋषितुल्य असणारे सर्व महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे गणेश महाराज शास्त्री आहेत नांदेडवरून आलेले गुरुजी आहेत जोशी काका आगरकर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केलेली आहे ते आहेत आपल्याला सहकार्य करण्याकरता भागवत कथेचा आनंद वाढवण्याकरता वारकरी संप्रदायामध्ये ज्याने भजनाची अखंड साधना करण्याकरता आपलं जीवन झिजवलं असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आबासाहेब महाराज गोडसे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व तुम्ही साधक गुरुबंधू श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांनाच मी साष्टांग प्रणिपात करतो गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी बसून हे संपूर्ण आसन आता पवित्र केलेलं आहे ज्याप्रमाणे भगवान परमात्मा प्रल्हादाकरता प्रगट झाले नरसिंह रूपाने आणि नरसिंह रूपाने भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर पहिल्यांदा स्वतः भगवान परमात्मा आसनावर बसले आणि मग प्रल्हादाला आसनावर बसवलं स्वतः ते पवित्र केलं आसन तसं आमच्या गुरुवर्यांनी या आसनावर बसून हे पवित्र केलेलं आहे संपूर्ण वायुमंडल त्यांच्या अस्तित्वाने पुनीत झालेलं आहे आता आपण फक्त त्यांच्याच मुखातून जे ऐकलंय त्याचं त्यांच्याच आशीर्वादाने थोडंसं चिंतन करायचं एवढाच याचा अर्थ आहे एवढं बोलून मी या ठिकाणी ग्रंथाच्या नमनाला प्रारंभ करतो गोपाल कृष्ण भगवान की जय भगवत पूज्यपाद व्यास महर्षींनी पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य लिहिलेलं आहे कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी त्या ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं असतं महात्म्य ऐकल्यानंतर त्या ग्रंथाचा विधी काय त्या ग्रंथाचं फल काय हा संपूर्ण विचार आपल्याला कळतो कोणत्या श्रद्धेने तो ग्रंथ ऐकला पाहिजे कशा रीतीने तो ग्रंथ ऐकला पाहिजे हे सर्व महात्म्यामध्ये सांगितलेलं असतं महात्म्याचे अनेक प्रकार आहेत एक असतं ग्रंथाचं स्वरूप महात्म्य आणि एक असतं त्या ग्रंथाचं शक्ती महात्म्य कुठल्याही व्यक्तीचं म्हणा एक स्वरूप महात्म्य असतं आणि एक शक्ती महात्म्य असतं साधू संतांनी संतांचं महात्म्य सांगत असताना या दोन्ही महात्म्यांचा विचार केलेला आहे ज्ञानोबरायांचं महात्म्य सांगत असताना काय आहे ज्ञानोबरायांचं स्वरूप महात्म्य कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जीवा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शन हरिताप सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती ज्ञानोबा माझा ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांचं स्वरूप महात्म्य सांगत असताना नाथ बाबा सांगतात कैवल्याचा पुतळा पुतळा हा मूर्त वस्तूचा असतो पण तुम्हाला जर मूर्तिमंत कैवल्य कैवल्य हा शब्द केवळ भावावरून तयार झालेला आहे कैवल्य म्हणजे मोक्ष मोक्ष जर तुम्हाला पाहायचा असेल ज्यांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो असे जर कोण असतील तर ते ज्ञानोबा राय आहेत ज्ञानोबा राय हे मोक्ष स्वरूप आहेत हे झालं त्यांचं स्वरूप महात्म्य पण ज्ञानोबा रायांची शक्ती काय साधकांचा माय बाप दरुषने हरे ताप त्यांच्या दर्शनामुळेच त्या ठिकाणी ताप हरण होतो चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती शक्ती महिमा आहे साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका शक्ती महिमा आहे जसा हा संतांचा महिमा सांगितलेला आहे त्याप्रमाणे श्रीमद भागवताचा सुद्धा एक स्वरूप महिमा आहे आणि एक शक्ती महिमा आहे स्वरूप महिमा सांगत असताना सनकादिक महामुनींनी महात्म्यामध्ये हा स्वरूप महिमा सांगितला भगवान परमात्मा निजधामाला जात असताना भगवंताचे लाडके भक्त उद्धवजी यांनी प्रार्थना केली देवा आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाचा आश्रय करणार तुमच्या चिंतनामध्ये आमचा कसा काळ गेला हे आम्हाला कळालंच नाही आम्हाला आधार काय तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात उद्धवा मी आता वैकुंठाला जाणार नाही मी आता क्षीरसागरामध्ये जाणार नाही मग मी या भागवत रूपी सागरामध्ये प्रवेश करणार आहे स्वकीयम यद भवे तेज तच्च भागवते दधात तिरोधाय भागवतार नवम। भगवान परमात्म्याने आपलं संपूर्ण तेज या ग्रंथामध्ये ठेवलं भगवान परमात्म्याने या ग्रंथामध्ये प्रवेश केला म्हणून व्यासमर्षी म्हणतात तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात तापनाशिनी साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे तेनेयम वाङ्मयी मूर्ती हा झाला भागवताचा स्वरूप महिमा आणि भागवताचा शक्ती महिमा सांगत असताना अनेक कथाच्या माध्यमातून हा सांगितला आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्हीची प्राप्ती करून देणारा हा ग्रंथ आहे परिपूर्ण जीवनाकरता मनुष्याच्या जीवनामध्ये या तिन्हींचा समन्वय असणं आवश्यक आहे मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या क्रिया करतो त्या शुद्ध पाहिजेत मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या इच्छा करतो जशी त्याची जी त्याची भावना असते ती शुद्ध पाहिजे आणि या सर्वांच्या करता मनुष्याचं ज्ञान शुद्ध पाहिजे इकडे लक्ष द्या मनुष्य क्रिया करतो केवळ आपण क्रिया शुद्ध करायला लागलो तर सर्वच क्रिया शुद्ध होतील सांगता येत नाही कारण क्रियेची उत्पत्ती ही मनात होत असते जी गोष्ट आपल्याला करायची ती अगोदर मनामध्ये निर्माण होते इच्छा निर्माण होते ज्ञानोबरांनी सांगितलंय आगा वृत्ती आवडे ते वृत्ती किरटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी म्हणून केवळ क्रियाशुद्ध असून चालणार नाही कर्मशुद्ध असून चालणार नाही त्याच्याकरता मन शुद्ध झालं पाहिजे आपल्या इच्छा भावना शुद्ध झाल्या पाहिजे पण इच्छेची तरी निर्मिती का होते कुठून होते कशी होते जसं मनुष्याचं ज्ञान असतं समजूत असते त्याप्रमाणे त्याला इच्छा निर्माण होत असतात आणि जशा त्याला इच्छा निर्माण होतात तसा तो क्रिया करत असतो क्रम असा सांगितलाय ज्ञायते इच्छती क्रियते आणि म्हणून मनुष्याचं ज्ञानही शुद्ध असलं पाहिजे त्याच्या इच्छा भावना सुद्धा शुद्ध असल्या पाहिजेत त्याच्या क्रिया सुद्धा शुद्ध असल्या पाहिजेत आणि म्हणून या सर्वांच्या शुद्धीकरता श्रीमद भागवतामध्ये शुद्ध ज्ञान सांगितलंय शुद्ध इच्छेच्या भावनेच्या निर्मितीकरता भगवान परमात्म्याचं सुंदर असं चरित्र सांगितलंय आणि आणि करता अनेक महापुरुषांच्या चरित्र कथा सांगितल्या असा तिन्हींचा समन्वय श्रीमद भागवताच्या माध्यमातून सांगितलं आहे भागवताचं स्वरूप महात्म्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य त्यानंतर भागवताचा शक्ती महिमा किती जरी दुराचारी मनुष्य असला किती जरी अनाचारी पापी मनुष्य असला एकदम दुर्गतीला गेलेला मनुष्य असला त्याचाही उद्धार भागवत कथेद्वारे होतो हा थोडक्यात मी आपल्याला महिमा सांगितला आपण ग्रंथाच्याच माध्यमातून या ठिकाणी भागवताचा महिमा पाहूया पहिल्या सहा अध्यायामध्ये भागवताचं महात्म्य सांगितलं आहे भागवताचं महात्म्य सांगत असताना पहिला श्लोक जो लिहिला आहे त्यामध्ये भगवान परमात्म्याला वंदन केलंय मंगल केलंय आपल्या वैदिक परंपरे परेमध्ये सनातन परंपरेमध्ये समाप्ती कामो मंगलम आचरित असा शिष्टाचार आहे मग मंगल काय आहे भगवान परमात्मा मंगल आहे मंगल काय आहे भगवंताचं नाव मंगल आहे सकळ मंगल निधी सकळ मंगल निधी सकळ मंगल निधी सकल मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे ना आधी श्री विठ्ठलाचे श्री जे श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन कारे मन कारे जना मन कारे मन कारे जना सर्वात पहिल्यांदा भगवान परमात्म्याला वंदन केलंय परंतु कोण आहे तो भगवान परमात्मा काय आहे त्या भगवान परमात्म्याचं खरं स्वरूप हे जाणून घेतल्याशिवाय खरं वंदन होत नाही एखाद्या मनुष्याची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल त्याचं नाव गाव पत्ता कार्य ज्याप्रमाणे आपण माहिती करून घेतो त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी सुरुवातीलाच व्यासमहर्षी करतात पहिल्या श्लोकामध्ये रूपाय सच्चिदानंद हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः जो सच्चिदानंद रूप आहे विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा हेतू म्हणजे जे कारण आहे ज्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये असलेले त्रिविध ताप नष्ट होतात ज्याला श्रीकृष्ण असं म्हणतात तोच परमात्मा श्रीकृष्ण रूपाने प्रगट होतो त्या श्रीकृष्ण परमात्म्याला वयम नुमहा म्हणजे आम्ही सर्व नमस्कार करतो भगवान परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी केलंय परिपूर्ण बोधाचं वर्णन या पहिल्या श्लोकामध्ये केलंय काही लोक सगुण परमात्मा मानतात निर्गुण मानतच नाहीत काही लोक फक्त निर्गुणच निराकार परमात्मा मानतात सगुण साकार मानत नाहीत काही लोक परमात्मा सगुण साकार मानतात निर्गुण निराकार मानतात पण आपल्यापेक्षा भिन्न मानतात कुठेतरी वैकुंठामध्ये कुठेतरी गोलोकामध्ये तो भगवान परमात्मा राहतो त्याला जर भेटायचं असेल त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथेच जायचं मगच मुक्ती आपला आणि त्या भगवान परमात्म्याचा काहीच संबंध नाही ही सगळी दर्शनं आहेत परंतु एकांगी दर्शन आहेत गुरुवरी या ठिकाणी बसलेले आहेत गुरुवारी आम्हाला पाठामध्ये गोष्ट सांगत असतात आपण नेहमी ऐकलेली असेल एका गावामध्ये हत्ती आला आणि चार आंधळे तो हत्ती पाहण्याकरता गेले प्रत्येकाने आपापल्या परीने हत्ती पाहिला आता आंधळ्याने डोळ्याने हत्ती पाहिला का हातानेच पाहिला कोणी शेपटी धरली कोणी पाय धरला कोणी कान धरला नंतर एकत्र आले आणि चर्चा करू लागले एक म्हणू लागला हत्ती की नाही खांबासारखा आहे ज्याने पाय धरला होता दुसरा म्हणायला लागला हत्ती की नाही दोरीसारखा आहे ज्याने शेपूट धरलं होतं तिसरा म्हणू लागला हत्ती सुपासारखा आहे ज्याच्या हातात कान लागला होता यांना हत्तीचं सर्वां सर्वांगाने ज्ञान झालेलं नाही तेव्हा दर्शनकार हे जे अनेक आहेत यांनी त्या त्या परीने भगवान परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे ते ते चिंतन साधकाच्या दृष्टीने उपकारक आहे पायरी पायरीने त्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देण्याकरता हितकारकच आहे पण तरीसुद्धा परिपूर्ण बोध हा वेगळा आहे आपल्या वेदांतामध्ये संत वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन परिपूर्ण दर्शन ब्रह्म जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा किंवा सर्व खलविदम ब्रह्म सर्वच भगवान परमात्मा हे खरं परिपूर्ण दर्शन सांगितले म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन केलंय तो कसा आहे सच्चिदानंद रूपाय तो सद्रूप आहे चिद्रूप आहे आनंद रूप आहे नवे नवे तोच तो आहे आस्ती रूपाने भाती रूपाने आणि प्रिय रूपाने तोच नटलेला आहे विश्वाच्या बाबतीत जगताच्या बाबतीत पंचदशिकाराने पाच अंशाचं वर्णन केलंय पाच अंशाने बनलेलं हे सगळं जगत आहे हे सगळं विश्व आहे आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप विश्वातल्या सर्व पदार्थांकडे आपण पाहत असताना या पाचच अंशाची प्रतिती आपल्याला येते कोणतीही वस्तू आपण घ्या तिच्यामध्ये आस्ती आहे भाती आहे आणि प्रिय आहे उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये ही चिपळी आहे चिपळी आहे ही चिपळी मला भासते भाती आणि भजन मी या चिपळीवर म्हणे चिपळीच्या साह्याने करतो ही मला आनंद रूप आहे प्रत्येक पदार्थामध्ये आस्ती भाती प्रिय याची अनुवृत्ती आहे आस्ती भाती प्रिय रूपाने भगवान परमात्माच नटलेला आहे परंतु आपण पदार्थ पाहत असताना ते वेगवेगळे करून पाहतो चिपळी आहे माईक आहे ग्रंथ आहे आहेला आपण पाहतोय परंतु आहेला वेगवेगळं करून पाहतोय परिच्छिन्न करून पाहतोय ही चिपळी आहे हा माईक आहे हा ग्रंथ आहे आहे आहे परंतु आहेला आपण काय जोडलं नाव आणि रूप जोडलंय नाम आणि जे रूप आहे हे वेगवेगळं आहे हे मायेचे अंश आहेत हे काल्पनिक आहे आणि म्हणून या नाम रूपाचा परित्याग करून याच्यामध्ये आहे आहे जे तत्व आहे त्या आहे तत्वाचं दर्शन अपरिछिन्न सत अपरिछिन्न चित्त आणि अपरिछिन्न आनंद तोच भगवान परमात्मा आहे साधू संतांनी सुद्धा त्याच तत्वाचं वर्णन केलेलं आहे पाहतो आपण भगवान परमात्म्याला पण आस्ती भाती प्रिय सोडून देतो आणि केवळ आपण नामरूप पकडतो भेद पकडतो आणि म्हणून आपल्याला भेदातूनच मग सगळ्या दुःखाची उत्पत्ती होत असते म्हणून खरं परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना श्रुती सुद्धा श्रुती नेती नेती म्हणती श्रुती नेती नेती म्हणती नेती नेती म्हणती श्रुती नेती नेती म्हणती नेती नेती म्हणती श्रुती नेती ीने तीने ती मनपी ीने तीने ती मनपी एक गोविन्दु रे एक गोविन्दु रे एक गोविन्दु रे एक गोविन्दु रे एक सुद्धा आपल्याला उपदेश करत असताना त्या परमात्म स्वरूपाचा बोध करून देत असताना न इति न इति म्हणजे कारणरूप उपाधी कार्यरूप उपाधी पहिल्यांदा तुम्ही बाजूला करा आणि जे या सर्वांचा निषेध केल्यानंतर निषेधावधी भूत एकम एवम अद्वितीयम असं जे रूप आहे आपलंच रूप तेथीचे पहाणे ऐसे असे विरा जैसा न मोडता विहिरा आपल्या उगमी झरा भरून ठाके असा तो परमात्मा त्या ठिकाणी सर्वत्रच आहे सर्व ठिकाणी त्याचाच वास आहे तो परमात्मा सद्रूप आहे चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे खूप विस्ताराने आपल्याला याच्यावर चिंतन करता येईल स्वामी अखंडानंद सरस्वतीने असं लिहिलंय मी नाही असा अनुभव कधीच कोणाला येत नाही मी नाही असा अनुभव जागृतीत मी आहे स्वप्नातही मी आहे आणि सुशुक्तीमध्ये सुद्धा काही जाणत नाही मी सुखाने झोपलो आहे हा मी आहेच म्हणून आहे रूपाने सदरूपाने आपलं अस्तित्व कायम आहेच तो परमात्मा चिद्रूप आहे स्वयं प्रकाशरूप आहे द्वारे हे सर्व काही जाणलं जातं त्याच्याच प्रकाशाने तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भाषा सर्व मिदम विभाती सूर्यालाही त्याचाच प्रकाश आहे चंद्रालाही त्याचाच प्रकाश आहे पण त्याच्या प्रकाशनाकरता मात्र कुठल्या दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही अवेद्यत्वे सती अप अपरोक्षत्व स्वप्रकाशत्व असं म्हटलेलं आहे त्या उडिया बाबांनी असं लिहिलंय एक मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि तो म्हणायला लागला तुमचा भगवान परमात्मा दृश्य आहे का ते म्हटले नाही मग आहे याला काय प्रमाण ते म्हटले आमचा परमात्मा दृश्य नाही पण आमचा परमात्मा कधी अदृश्यच होत नाही म्हणजे दृश्य आहे कसा तो या चिपळीसारखा असा दृश्य नाही आणि कधी अदृश्यच होत नाही साक्षात अपरोक्षत्वात ते आपलं अपरोक्ष स्वरूपच आहे आपलं स्वरूप आहे म्हणून आपल्याला कधी विषय होत नाही आपल्याला आपलंच अगोदर ज्ञान होतं मग जगाचं ज्ञान होतं असा प्रकाश स्वरूप परमात्मा त्याच्याच प्रकाशाने हे सगळं जगत प्रकाशित झालेलं आहे आणि तोच आनंद रूप आहे जगामध्ये जेवढा काही आनंद आहे तो परमात्म्याचाच आनंद आहे कारण परमात्माच आनंद स्वरूप आहे असा जो परमात्मा आहे सचित आनंद स्वरूप त्याचं केवळ स्वरूप तर असं आहे की त्या ठिकाणी सचित आनंद या तिन्ही पदांची सुद्धा प्रवृत्ती होत नाही सत का म्हटलं असताची व्यावृत्ती करण्याकरता चित का म्हटलं जडाची व्यावृत्ती करण्याकरता त्याला आनंद का म्हटलं दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता असं जे केवळ निर्विशेष दृंगमात्र चैतन्य आहे ते खरं परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे अहो मग आम्हाला तो परमात्मा दिसत नाही आम्हाला तर हे सगळं विश्व दिसतंय हे सगळं जगत दिसतंय व्यासमर्षी म्हणतात विश्वोत्पत्त्यादि हेतवे म्हणूनच हे विश्व तुम्हाला दिसतंय तो परमात्मा जर नसता तर तुम्हाला हे विश्वही दिसलंच नसतं ज्याप्रमाणे दोरीवर साप दिसण्याकरता दोरी हे अधिष्ठान सत्य पाहिजे तसं हे नामरूपात्मक जगत कल्पित जगत आभासिक जगत या जगताची प्रतीतीला कारण जर कोण असेल उत्पत्तीला कारण स्थितीला कारण लयाला कारण ज्याप्रमाणे दोरीवर उत्पन्न झालेला साप त्याच्या उत्पत्तीचं कारण दोरीच दोरीवरच उत्पन्न झाला दोरीवरच राहिला आणि दोरीचं ज्ञान झालं की दोरीमध्येच लीन झाला आद्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या अधिष्ठानावर भासतात तो परमात्मा आहे आणि त्याच अर्थाने हे संपूर्ण जगत सुद्धा भगवत स्वरूप आहे विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी आणि तोच परमात्मा त्याच्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आपल्याला करता यावी मूळ स्वरूपाची प्राप्ती करता यावी भक्ती करता यावी म्हणून सगुण साकार होत असतो बरं का అలనవారు అలనవారూపా అలనవారూపా అలనవారూపా నవారూపా रूपा आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा न गेलो म्हणे झाला सोपा म्हणे झाला सोपा झाले शरण गेलो झाले शरण गेलो एकदम निर्गुण निराकार परमात्म्याचा चिंतन आपल्याला घडेल सांगता येत नाही म्हणून साधू संतांनी त्याला सगून साकार केलं आमचे गुरुवारी सांगत असतात पाठामध्ये गुरुवर्य वैकुंठवाशी गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरव त्यांच्या कालावधीमध्ये एक विद्यार्थी होता आणि तो पाठ ऐकत असताना डोळे झाकून ऐकायचा विशेष करून आमच्या गुरुवरी बाबांचा पाठ असतो दुपारी विचारसागर बाबा सांगत असतात विनोदाने आणि तो विचारसागरसुद्धा बरेच साधक डोळे झाकून ऐकतात भरपूर जेवण झालेलं असतं झोप झालेली नसते आणि पाठात गेल्यानंतर एकदा का कठीण विषय सुरू झाला की मग झोप यायला सुरुवात होती बाबांनी मुद्दाम तो वेळ ठेवलेला आहे बाबा म्हणतात सकाळी एकदा पाठ संपला मग दिवसभर काय करतात विद्यार्थी झोपा घेतात फक्त म्हणून दुपारी सुद्धा पाठ ठेवायचा चिंतनात काळ गेला पाहिजे तेव्हा एक विद्यार्थी डोळे झाकून ऐकायचा गुरुवरे मारुती बाबा त्यांना म्हणायचे त्याला म्हणायचे अरे डोळे उघड डोळे उघड ओढे ठेवून ऐक तर म्हणायचा बाबा मी डोळे झाकूनच ऐकतो बाबा म्हणायचे हे बघ डोळे उघडे ठेवल्यानंतर कमीत कमी आम्ही तरी तुला दिसू पण डोळे झाकल्यानंतर तू काय पाहत असशील हे मन माणसाला काय पाहायला लावील सांगता येत नाही आणि म्हणून तोच भगवान परमात्मा त्याचा अवबोध होण्याकरता सगुण साकार झाला म्हणून आपल्याकडे सगुणाकडून निर्गुणाकडे जायला सांगितले अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी निर्गुणाचे भेटी आलो सगुना संगी निर्गुणाचे भेटी आलो सगुणा निर्गुणाचे भेटी आलो सगुणा तव झालो प्रसंगी नातीत तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी तव झालो प्रसंगी गुणातीत तव झालो प्रसंगी गुणातीत गुणाचे भेली आलो सगुणासंगे संगे आलो त्या भगवंताचं नामस्मरण केलं त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन केलं भगवान परमात्मा स्वतः सांगतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये च मे दिव्यम मेवम यो व्यक्ती तत्वत भगवान म्हणतात माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे मी जरी जन्माला आल्यासारखा दिसलो तरी मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त जसाच्या तसाच राहतो मी जरी या सर्व विश्वाची लीला केलेली दिसली मी जरी स्वतः लीला करत असलो तरी माझा बोध मात्र जसाच्या तसाच आहे हे मजची जाहले परी म्या नाही केले आईसे जेने जाणीतले तो सुटला गा त्या भगवंताचं नामस्मरण चिंत कर चिंतन कर चिंतन करून अंतकरण शुद्धी करून घ्यायची त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करायचं तात्विक स्वरूपाचं चिंतन करायचं आणि त्या भगवान परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं त्या भगवत स्वरूपतेला प्राप्त होऊन जायचं हा खरा नमस्कार आहे बरं का आणि असा जर नमस्कार घडला तर मग तापत्रय विनाशाय तिन्ही प्रकारचा जो ताप आहे आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक हा तिन्ही प्रकारचा ताप निवृत्त होईल आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो स्वामी महाराजांनी असं लिहिलंय आहे नमे इति नमा मी कोणी नाही माझं काहीच नाही सर्व काही भगवान परमात्माच आहे त्या स्वरूपाला प्राप्त होणं हा खरा नमस्कार या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये केला भगवान परमात्म्याला नमस्कार केल्यानंतर या श्रीमद भागवताचे गुरु भगवत पूज्यपाद परमहंस परिव्राजकाचार्य शुकाचार्यजी महाराज त्यांना वंदन करतात यम प्रव्रजंत यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् तं मुनिमान मुनिमानतोऽस्मि यम प्रव्रजंतम जन्माला आल्याबरोबरच ज्यांनी वनाचा रस्ता धरलेला आहे परिव्राजक झालेले आहेत अनुपेतम अजून उपनयन संस्कारही झाला नाही कारण त्यांना संस्काराची आव आवश्यकताच नाही कारण अपेत कृत्यम आईच्या उदरामध्ये असतानाच जे कृतकृत्य झालेले आहेत ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिन नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न सततवित काम नाही काम नाही झालो पाही रिकामा अशी अवस्था भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी आईच्या उदरातच प्राप्त करून घेतली नाहीतर आईच्या उदरामध्ये काय सुख आहे का हो? साधू संतांनी आईच्या उदरामध्ये किती जीवाला दुःख भोगावं लागतं त्याचं वर्णन केलंय नाकी तोंडी कृमी किडे लेप चहूकडे गर्भवासीचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे पण साधू संतांना मात्र हे गर्भातलं दुःख नाही गर्भवासी दुःख नाही येता नाही येता जाता हृदय असता तुझे ना नाम तुझे किंवा मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे मी म्हणजे शरीर नाही असा बोध गर्भात असतानाच आहे आणि म्हणून गर्भामध्ये सुद्धा शुकाचार्यांना दुःख नाही भगवत पूज्यपात परमहंस पर परिव्राजकाचार्य शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर आले त्यांचं वर्णन केलंय यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेत कृत्यम कृतकृत्य झालेले आहेत आणि बाहेर आल्याबरोबर वनाच्या दिशेने जायला निघाले त्यांच्या जन्माची कथा सांगितलेली आहे आपण नेहमी ऐकतो बारा वर्ष आईच्या उदरातच राहिले व्यास महर्षींनी बाहेर आणण्याकरता भगवान परमात्म्याला बोलवलं भगवान परमात्म्याने व्यासमर्षी त्या शुकाचार्यांना विचारलं अरे शुका तू का बाहेर येत नाहीस बाहेर आल्यानंतर देवा तुमची माया माझ्यावर प्रभाव करेल त्या मायेची मला भीती वाटते भगवान परमात्म्याने बाहेरूनच सांगितलं नाभी म्हणे गोपाळा बैसोनी खोळी शोक राहे गर्भी आंधळा शिनला येरझारी दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा गोपाळ म्हणतात म्हणजे भगवान परमात्मा म्हणतो आता घाबरू नको आता बाहेर ये आता मी आहे माझी माया तुझ्यावर प्रभाव करणार नाही मग मात्र शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर आले बारा वर्षाचं वय अजान बाहू दिव्य तेजपुंज शरीर मेघश्याम वर्ण आत्मस्थितीमध्ये आत्मा रामश्च मुनया असं वर्णन केलंय त्यांचं श्रीमद भागवतामध्ये तीन व्यक्ती एकसारख्या दिसत होते असं म्हटले एक भगवान परमात्मा एक उद्धवजी आणि एक शुकाचार्यजी दिसायला सारखेच यांच्या फक्त उंचीमध्ये फरक होता असं वर्णन केलंय असे भगवत पूज्यपाद शुकाचार्य बाहेर आले आणि आल्यानंतर आत्मस्थितीमध्ये रममान असलेले शुकाचार्य आपल्या चालीमध्ये त्या ठिकाणी निघाले यम प्रव्रजंतम परंतु व्यास महर्षीने हाका मारायला सुरुवात केली हे पुत्र हे पुत्र इति तन्मयतया विरह कातर विरहाने कातर झालेले मोहामुळे शुकाचार्यांना हका मारत असलेले व्यासमर्षी हे शुका हे पुत्र असं म्हणू लागले तेव्हा शुकाचार्यांनी तर वो दिलीच नाही असं वर्णन केलंय तरवा हा अभिनेदू तरवा म्हणजे वृक्ष तरु तरूचं बहुवचन आहे तरवा ते वृक्ष हे शुका असं म्हटल्याबरोबर तिथे असलेली झाडं म्हणायची हो, हो, हो. तरवा अभिनेदूस असे असलेले सर्वात्म भाव ज्यांना प्राप्त झालेला आहे तम सर्वभूत हृदय मुनिम नतः अस्मी असे सर्वभूत हृदय असलेले हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असे जे शुकाचार्य आहेत त्या शुकाचार्यांना मी नमस्कार करतो त्यांचं मी दर्शन घेतो संतांचं दर्शन म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हे दर्शन आहे पण केवळ तेवढंच दर्शन आहे असं नाही बरं का वैकुंठवाशी आमचे बाबा दर्शन शब्दाचा अर्थ सांगायचे दृशिर ज्ञानम चातुर्मासामध्ये गुरुवर्य शेखर महाराजांच्या मुखातून दर्शन शब्दाचे चार अर्थ ऐकले होते ते म्हणजे दर्शन म्हणजे पाहणं दर्शन म्हणजे पायावर डोकं ठेवणं दर्शन म्हणजे विचार त्यांचे विचार ऐकणं आणि दर्शन म्हणजे ज्ञान चार प्रकारचं दर्शन आहे दर्शन म्हणजे त्यांना पाहणं साधू संतांना आपण पाहिलं तरी सुद्धा समाधान प्राप्त होतं ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब एर मानुषपण भांब लौकिक भाग गुरुवारी सांगत असतात जोग महाराजांना पाहण्याकरता लोक यायचे म्हणजे दिव्य तेजपुंज असं त्यांचं शरीर होतं वैकुंठवाशी मामासाहेब दांडेकर गुरुवारी सांगत असतात किती जरी मोठा मनुष्य आला आता मी मामासाहेबांशी चर्चा करीन मामांना हे विचारीन असं म्हणून यायचा आणि मामासाहेबांच्या खोलीमध्ये गेला की सूर्यासारखे तेजपुंज बसलेले मामासाहेब पाहिले की नमस्कार करायचा आणि काही न बोलताच गुपचूप निघून जायचा गुरुरी बाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये जी काही तेजस्वी लोक मी पाहिली त्याच्यामध्ये वैकुंठ असे गुरुनाम गुरु मामासाहेब बाबा सांगत असतात करपात्रीजी महाराज त्याच्यानंतर ते खंजिरीवर भजन करायचं ते तुकडोजी महाराज बाबांनी पाहिले तर का बाबा म्हणतात की वैकुंठ अशी नेवरगावकर असं म्हणायचे बाबा आपले डोळे धन्य झाले आपण मामासाहेबांना पाहिलं धन्य म्हणवी न इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखेला आपण सगळे भाग्यवान आहोत की ज्या डोळ्यांनी मामासाहेबांना पाहिलं त्या डोळ्यांना आपल्याला कमीत कमी पाहता येते साधूंचं दर्शन त्यांना पाहिलं तरी आनंद त्यांचं आपण मस्तक डोक पायावर ठेवून दर्शन घेतलं तरी शांती मनुष्याला प्राप्त होते श्री संतांच्या या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साधू संतांचा तिसरा बोध आहे दर्शन म्हणजे त्यांचे विचार ज्ञानोबरायांचं दर्शन ज्ञानेश्वरी तुकोबरायांचं दर्शन गाथा नाथबाबांचं दर्शन एकनाथी भागवत आपल्याला रोज दर्शन घ्यायचं असेल आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं बाबासमोर बसलेले आहेत आगरकर बाबा अजूनही त्यांची ज्ञानेश्वरी सगळी जिवंत आहे हरिपटासारखी त्यामुळे मला जेवढा आनंद ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यामध्ये येतो तेवढा कशातच येत नाही ज्ञानोबरायांचं दर्शन आहे आणि साधू संतांचं दर्शन म्हणजे साधू संतांचा जो बोध आहे कशाकरता शुकाचार्यांचं असं वर्णन केलंय तम सर्वभूत हृदयम केवळ ऐकण्याकरता जर हे वर्णन केलं नाही तो बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे आपली तशी स्थिती झाली पाहिजे शुकाचार्यांना हाक मारल्याबरोबर झाडं ओ देतात आणि आपण हाक मारल्यानंतर शेजारी सुद्धा ओ देत नाही तोंड फिरून निघून जातो याचं कारण आपण संकुचित झालो आणि शुकाचार्य मात्र व्यापक झाले जो व्यापक झाला हो तुका तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हातापसरई दिने जिने धिक द्यायचे किंवा घेई आपोषण ब्रह्मांडाचे असं महाराजांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे आणि म्हणून असे असलेले जे शुकाचार्य आहेत तो वध आपल्याला करून देणार आहेत त्या शुकाचार्यांनाही वंदन केलं आणि या ग्रंथाला प्रारंभ करतात महात्म्याला प्रारंभ करतात सर्वात पहिल्यांदा सुरुवातीलाच सूत महाराज आणि शौनक ऋषी यांच्या संवादाच्या माध्यमातून हे महात्म्य सांगितलेलं आहे अठ्ठ्याऐंशी हजार शौनक ऋषी नैमिषारण्यामध्ये एकत्र झाले यज्ञ करायचे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कोण भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकायला मिळेल कथा ऐकायला मिळेल कोण वक्ता आपल्याला प्राप्त होईल असा संकल्प त्यांच्या मनामध्ये होता भगवंताच्या कृपेने सूत महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले वयाने कमी जातीने कनिष्ठ असलेले पण अधिकाराने मात्र फार मोठे असलेले श्रेष्ठ असलेले सूत महाराज आल्याबरोबर सगळे शौनकृषी उठून उभे राहिले आणि शौनक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केला नैमिषे सुतमासिन मभिवाद्य महामतीम कथामृत स्वाद कुशल शौनको ब्रवीत या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार करून प्रश्न विचारलाय आपल्या सर्व शास्त्राची उत्पत्ती प्रश्नातून झालेली आहे कारण जिज्ञासा असल्याशिवाय मनुष्याला बोध प्राप्त होत नाही शास्त्र असं सांगतं ना पृष्ठ हा कश्यचित ब्रुयात आपण प्रश्न विचारल्यानंतर काय उपदेश करावा हे गुरूंना कळत असतं म्हणून प्रश्न विचारायचा आहे कथामृत रसास्वाद कुशल असे शौनकृषी आहेत आणि त्या नैमिषारण्यामध्ये सूत महाराजांच्या समोर बसले विचारावं कसं कळालं पाहिजे ज्याला आपल्याला काही विचारायचं आहे त्यांचं अगोदर वर्णन केलं अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभो समप्रभ कथा सारम मम कर्ण रसायनम अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ आमच्या अंतकरणामध्ये असलेला अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याकरता कोटी सूर्याप्रमाणे आपण आहात असं आपलं ज्ञान आहे आणि म्हणून आम्हाला कथा सार सांगा आणि सार सांगत असताना केवळ कथा सांगत बसू नका कथेचं अध्यात्म कथेचं सार हे सांगत असताना आमच्या कानाला गोड वाटेल अशा भाषेत सांगा मम कर्ण रसायनम पुन्हा कसं असलं पाहिजे भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णव क्रियते कथम ज्ञान प्राप्त झालं पाहिजे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे भक्ती वाढली पाहिजे माया मोहाचा निराश झाला पाहिजे घोर असं कलियुग आलेला आहे कोण म्हणतंय शौनक ऋषी यह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतांगत क्लेशाक्रांतश्च तस्यैव शोधने किं परायणं श्रेयसां यद्भवेत् श्रेयः पावनाञ्च पावनं कृष्णप्राप्तिकरं शश्वत साधनं तद्वद अधुना आत्ता आम्हाला सांगा घोर अशा कलियुगामध्ये मनुष्य कठोर साधना करू शकत नाही अंतकरण अशुद्ध झालेलं आहे असं आम्हाला साधन सांगा ज्या साधनाच्या द्वारे हा भयंकर असलेला संसार आम्ही सहज तरून जाऊ सहज आम्हाला भगवत भगवत स्वरूपाची प्राप्ती होईल असं एखादं साधन आम्हाला आपण सांगा आणि वर्णन करतात तुम्ही कसे आहात मनीर लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छती गुरुप्रियतो वैकुंठम योगी दुर्लभम चिंतामणी चिंतलेलं देतो पण चिंता घालवत नाही कल्पतरू कल्पना केलेलं देतो पण कल्पना घालवत नाही नवे नवे कल्पना तीत असलेली जी वस्तू आहे तिची प्राप्ती तर कधीच करू देऊ शकत नाही चिंतना तीत असलेली जी वस्तू आहे अदृश्य असलेली जी वस्तू आहे ती जर प्राप्त करून घ्यायची असेल अदृश्य जर दृश्य करून घ्यायचं असेल तर संतांच्याकडेच जावं लागतं रवी दीप ही देखनी रवी दीप दाविती देख दीप देखने रवि दीप देख आविती देखनी और रवि दीप हिरा गाविती देखने रवि दीप लविती पहिरा लविती दी देखरी पहिरा दीप हीरा देखरी अदृश्य दर्शने संताजी अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर अदृश्य दर्शनी संतांची अदृश्य दर्शनी पावर अदृश्य असलेला कल्पनातीत असलेला असा जो अदृश्य द्रष्टा तो भगवान परमात्मा प्राप्त करून केवळ संतच देऊ शकतात चिंतामणी चिंतन केलेलं देईल पण आपली चिंता घालवणार नाही चिंतनातीत जो आहे असा परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय चिंता जाणार नाही कल्पतरू कल्पना केलेलं देईल पण कल्पना घालवणार नाही कल्पना तीत असलेल्या परमात्म्याची प्राप्ती संतांनी करून दिल्याशिवाय खऱ्या कल्पना जाणार नाही असा साधू संतांचा अधिकार कामधेनु कल्पतरु चिंतामणी कामधेनु कल्पतरो चिन्तामणि कामधेनु कल्पतरो चिन्तामणि कामधेनु कल्पतरो चिन्तामणि उदार चूडामणि त्याहुनी संत दार चुडामणी त्याहुनी संत चुडामणी त्याहुनी कामधेनु कल्पतरु चिंतामणी कामधेनु कल्पतरु चिंतामणी तरू असं वर्णन केलं मग मात्र सूत महाराज प्रसन्न झाले सगळ्या संवादातून लोककल्याणाचं विचारले सर्व साधकांचा उद्धार कसा होईल सर्व सामान्य साधकाला भगवान परमात्मा स्वरूपाची प्राप्ती कशी होईल असेच प्रश्न विचारलेले आहेत म्हणून लोककल्याणाचा सर्वांच्या उद्धाराचा प्रश्न ऐकल्यानंतर सूत महाराजांना आनंद झाला आणि सूत महाराज त्या ठिकाणी बोलू लागले कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे भागवतम शास्त्रम कलव किरेन भाषितम घोर अशा या कलियुगामध्ये कालरूपी व्यालाच्या मुखामध्ये सर्वच गेलेले आहेत सर्वांनाच एक भीती आहे ती म्हणजे कालाची विकराल असा कलिकाल सर्वांच्याच पाठीमागे लागलेले आहे आणि अशा कालाच्या मृत्यूच्या भीतीतून जर सुटायचं असेल तर भगवत परम पूज्यपाद परमहंस परिवराजकाचार्य शुकाचार्यांनी जे शास्त्र निर्माण केले श्रीमद भागवतम शास्त्रम कलव किरेन भाषितम किरेन म्हणजे शुकेन एतस्माद अपरम किंचित मनशुद्ध न विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत यासारखं मनशुद्धीचं भगवत स्वरूप प्राप्तीचं दुसरं साधन नाही आणि म्हणून या भागवताचं दुर्लभत्व सांगतात भागवताचा महिमा सांगतात की देवांना सुद्धा दुर्लभ अशी ही कथा आहे सुत महाराज म्हणतात परीक्षिती राजाला शाप प्राप्त झालेला होता की सात दिवसानंतर तक्षक नावाचा सर्पदंश करून तो मरणार होता त्या परीक्षिती राजाला सांगण्याकरता शुकाचार्य प्रगट झाले आणि शुकाचार्य ज्यावेळेस त्या परीक्षिती राजाला भागवत सांगत होते त्यावेळेस मी तिथे होतो माझ्या डोळ्याने मी पाहिलं हा परीक्षिती राजा सात दिवसामध्ये मृत्यूच्या भीतीतून मुक्त झाला मी आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी उपस्थित होते शुकाचार्य परीक्षितीला भागवत सांगायला बसल्याबरोबर स्वर्गातले देव अमृत कलश घेऊन त्या ठिकाणी प्राप्त झाले देवास्तत्र समागमन देव आल्यानंतर शुकाचार्याने देवांच्याकडे पाहिलं पाहिल्यानंतर देवांनी शुकाचार्यांना नमस्कार केला शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशला सुराह आपलं कार्य कसं साधून घ्यायचं हे देवांना चांगलं कळतं देव पहिल्यांदा अमृताचा कलश घेऊन तिथे आले शुकाचार्यांना नमस्कार केला शुकाचार्याने विचारलं कशा करता आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात तेव्हा देवांनी सांगितलं या परीक्षिती राजाला तुम्ही आम्ही स्वर्गातून जे अमृत आणलंय ते द्या आणि तुमचं कथारूपी अमृत जे आहे भागवतरूपी अमृत आहे ते आम्हाला द्या विनिमय करा ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये एक्सचेंज म्हणतात आपलं त्यांना द्यायचं आणि त्यांचं आपल्याला घ्यायचं आपला जुना टी व्ही द्यायचा आणि त्यांच्याकडून नवीन घ्यायचा आपला चांगल्या कंपनीचा घेतात आणि चांगल्या पॅकिंगचा तुम्हाला हलक्या कंपनीचा देऊन टाकतात देव समोर आले आणि पहिलं विघ्न केलंय साधकाच्या जीवनामध्ये साधना करत असताना नाथ महाराजांनी असं म्हटलंय की देवसुद्धा त्याच्या कार्यामध्ये विघ्न करतात म्हणजे ते करता विघ्न करत नाही हा खरोखरच हे कार्य करण्याचा अधिकारी आहे का त्याचा धीर वाढवण्याकरता त्याची लगन वाढवण्याकरता मुद्दाम देव सुरुवातीला काही विघ्न करतात शुकाचार्यांना सगळे देव म्हणायला लागले आम्हाला तुमचं अमृत पाहिजे आणि हे अमृत तुम्ही या परीक्षित राजाला देऊन टाका भागवत करता काय अधिकार लागतो याच्याकरता ही सुरुवातीला कथा सांगितली श्रीमद भागवताची कथा देवानामापे दुर्लभा याकरता ही कथा सांगितली परीक्षिती राजाला शुकाचार्याने विचारलं राजा तुला कोणता अमृत पाहिजे स्वर्गातलं अमृत पाहिजे की हे अमृत पाहिजे कथामृत पाहिजे ज्ञानामृत पाहिजे भागवतामृत पाहिजे परीक्षित राजा हसला आणि परीक्षित राजा म्हटला मला हे भागवतामृत पाहिजे मला हे कथामृत पाहिजे मला दीर्घजीवी व्हायचं नाही मला दिव्यजीवी व्हायचंय ज्या अमृताचं वर्णन भगवंताच्या भक्ताने केलंय कथामृताचं वर्णन भागवत रूपी अमृताचं वर्णन गोपी करतात जयति तेधिकं तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम् मङ्गलम् श्रीमदाततम् भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना गोपी भगवान परमात्म्याच्या कथेचं वर्णन करतात भगवान परमात्म्याच्या या कथामृताचं वर्णन करत असताना गोपी म्हणतात भगवंता तुझं हे जे कथामृत आहे कसं आहे तव तप्त जीवनम सहा विशेषण दिली जशी भगवान परमात्म्याला सहा विशेषण आहेत सहा मुख्य गुण भगवंताच्या ठिकाणी सांगितले त्याप्रमाणे गोपिकांनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या कथेला सुद्धा भगवत स्वरूपच मानून सहा विशेषण दिली तव कथामृतम तप्त जीवनम संसारामध्ये तप्त झालेल्या जीवांच्या करता जीवनाचं म्हणजे जीवन म्हणजे पाणी जसं तहानलेला मनुष्य आहे पाणी पिल्यानंतर शांत होतो तसं संसाराच्या तापाने तप्त झालेले जे जीव आहेत त्यांच्याकरता हे देवा तुमची कथा कशी आहे जीवनच आहे भगवंताची कथा ऐकायला लागल्यानंतर मनुष्य तल्लीन होतो दोन तास का होईना त्याची भगवदाकार वृत्ती होते संसारातलं सगळं दुःख तो विसरून जातो कारण एकाच वेळेस वृत्तीमध्ये दोन गोष्टी राहत नाही तो जर खरोखर भगवदाकार त्याने वृत्ती केली असेल तर त्या ठिकाणी दुःख राहणारच नाही म्हणून तप्त जीवनम आणि म्हणून तर अनेक महापुरुषांनी कवी भी ईडितम तृष्णा शांत करणारं तुमचं अमृत आहे स्वर्गातला अमृत तृष्णा शांत करणार नाही तुलना केली गोपींनी देवा तुमचं कथारूपी अमृत जे आहे हे तृष्णा शांत करणार आहे आणि स्वर्गातलं जे अमृत आहे हे तृष्णा वाढवणार आहे तृष्णा कमी होत नाहीत वैकुंठ असे गुले बाबा सांगायचे स्वर्गातल्या अमृतामध्ये दोन दोष आहेत क्षय स्वर्गातल्या सुखामध्ये दोन दोष आहेत क्षय आणि अतिशय क्षय म्हणजे ते पुण्य क्षय होतं तिथे उपभोग अमृताचा केल्यानंतर पुण्याचा क्षय होतो आणि अतिशय म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ मनुष्य पाहायला ईर्ष्या निर्माण होते द्वेष निर्माण होतो कथारूपी अमृत तसं नाही देवा म्हणून तर मोठ्या मोठ्या महापुरुषांनी कथेचं फार वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी वर्णन केले कथा त्रिवेणी संगम नाथ महाराजांनी वर्णन केलंय भागीरथीची उपमा दिली गंगेची उपमा दिली कथेचं फार वर्णन केलंय कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजे ते असं वर्णन केलंय म्हणून कवींनी याचं वर्णन केलंय कवींनी स्वर्गातल्या अमृताचं वर्णन केलेलं कुठे दिसत नाही का केलंय साधू संतांनी स्वर्गातलं अमृत किती चांगलं प्रत्येकाने स्वर्गातल्या अमृताकरता प्रयत्न केला पाहिजे असं कोणत्या संतांनी म्हटलंय का ज्ञानोबराय तर म्हणतात अमर अमृत पान करीती ज्ञानोबरायची नाथ महाराज शेखी तेही मरोनी जाती माझे कथामृत जे शेविती माझे कथामृत जे शेविती ते नागविती कळी काळा ज्ञानोबराय म्हणतात ही कथा अमृत जे आहे स्वर्गातलं हे खरं अमृतच नाही जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले आमर ते देहाचे पुरंदर ज्ञानोबराय म्हणतात हे अमृत अमृत नाही हा विषाचा भाऊ आहे त्याची ओळख करून देताना सांगतात हा कसा आहे विषाचा भाऊ आहे म्हणून विषाचा एखादा तरी गुणधर्म याच्यात आलेलाच असणार काळकुटाचे सहोदर असं म्हटलं ज्ञानोबरायने म्हणून कवींनी याची स्तुती केली नाही कवी भी ईडितम कलमशापहम कलमश घालवणारं हे कथारूपी अमृत आहे कथा ऐकल्यानंतर मनुष्याचं अंतकरण शुद्ध होत राहतं ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी अंतकरण शुद्ध होऊ लागतं म्हणून कलमशापहम असं हे अमृत आहे आणि श्रवण मंगलम श्रवण केल्यानंतर मंगल करून देणारं हे कथामृत आहे म्हणून स्वर्गातल्या अमृतापेक्षा हे श्रेष्ठ आहे श्रीमत श्रीने युक्त आहे आणि आततम म्हणून तर या कथारूपी अमृताचा विस्तार जिकडे तिकडे झालेला आहे स्वर्गातल्या अमृताला मात्र कवींनी स्तुती केलेली आहे स्वर्गातल्या अमृतामध्ये क्षय अतिशय दोष आहेत तृष्णा वाढवणार आहे स्वर्गातलं अमृत मला नको मला तुमचं कथारूपी अमृत ऐक त्या ठिकाणी प्राशन करायचं आहे असं परीक्षिती राजाने म्हटल्याबरोबर शुकाचार्यांनी देवांना मात्र हे अमृत दिलं नाही क्व सुधा क्व कथा लोके क्व का क्वाच काच क्व मनिर्महान ब्रह्मरातो विचार येवम तदा देवान जहासह देवांना हे अमृत प्राप्त झालं नाही अमक अभक्ता अभक्तांतांश्च विज्ञाय न ददौ स कथामृतम श्रीमद्भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभा असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे परीक्षिती राजाने हे कथामृताचं प्राशन केलं आणि सात दिवसामध्ये हा परीक्षिती राजा मृत्यूच्या भयातून मुक्त झाला भगवत स्वरूपाला तो प्राप्त झाला ऋषीमुनींनी त्याचा मोक्ष पाहिला ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं असं कोणतं साधन आहे की सात दिवसामध्ये मनुष्याला मुक्ती प्राप्त करून देते सगळी जगातली साधनं तोलली असं वर्णन केलंय तोलली म्हणजे मनातल्या मनात तोलली तराजू घेऊन तोलली आणि म्हणून गौरवेनं युदम महत असं वर्णन केलं आहे असं हे जे भागवत आहे देवांना दुर्लभ असलेलं भागवत याचा सप्ताह विधी पूर्वी सनकादिक महामुनींनी नारद महर्षींना सांगितलेला होता तेव्हा शौनक ऋषींनी प्रश्न असा विचारला की तो सप्ताहविधी तुम्ही आम्हाला सुद्धा सांगा आम्ही तर असं ऐकलं की नारद महर्षी सतत भ्रमण करत असतात तीही त्रिभुवनी गमन नारदा नारदांची आणि सनकादिकांची भेट कधी झाली तो प्रसंगच आम्हाला तुम्ही सांगा आणि या ठिकाणी सुत महाराज तो प्रसंग सांगायला सुरुवात करतात एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मला सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सतत भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असतात सतत भगवान परमात्म्याचं चिंतन एका भावाने वर बसायचं तिघांनी समोर बसायचं आणि कथा चालू त्यांना कोणताही प्रतिबंध नाही भगवान परमात्म्याकरताच भगवंताची कथा सतत चिंतनामध्ये तत् चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा स्वतः त्यांचा अभ्यास चालूच हजारो वर्षाचं वय आहे परंतु लहान मुलासारखे बालकासारखे दिसतात असे सनकाधिक मुनी बसलेले असताना समोरून नारद महर्षी आले नारद महर्षी आले की पहिलं नारद महर्षींचं भजन ऐकायला येतं पण दोन मिनिट आपण सर्वांनी भजन करायचं नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण य नारायण नारायण नारायण